ओ डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवेबद्ध अनुवाद केलेल्या मुद्गल पुराणातील प्रथम पहिल्या खंडातील वक्रतुंड चरित्र एकतीसावा अध्याय त्याचं नाव आहे दत्तात्रय समागम त्या अध्यायाचं नाव आहे दत्तात्रय संगम दत्तात्रय संगम नाव ते आता आपण वाचन करणार ओम श्री गणेशाय नमहा मुद्गल दक्षासी सांगती दैत्य काय केले त्या पुढती ब्रह्मांडापती जगती मत्सर झाला स्वप्रतापे सुंदर प्रियासी कैलास कैलासाधिपती विजय प्रियासी वैकुंठाचा पती प्रल्हादासी सत्यलोकेश स्थिती विरोचनासी माहेंद्रेश ऐशिया परी तो मत्सर दैत्यांसी करी स्वर्गाधीश स्वयंभूमीवरी जाऊन दैत्येश वासक नगर निर्मी त्रैलोक्य सर्व वश केले आपुल्या तेजे देवांसी जिंकले देवेंद्र शिवांदीस बंदित केले बंदित ठेविले सुरे स्वगृहे एके दिवशी हर्षयुक्त दैतेश शिव दैत्येश शिवासी बोलावित मधुर वाक्य संबोधित मत्सरासुर त्यावेळी ऐक शंभो महाभागा उगाच का करिता त्रागा माझी याज्ञा पाळून जगा दाखवी विनम्रता आपुली ऐसे जरी तू करशील तरी मज प्रिय होशील देवेंद्रासह जाण्यास गृही असेल अनुज्ञा माझी तुमांसी ऐसे बोलून दैतेंद्र सोडित देवांस हित हर्ष संयुत तेव्हा शंकरासी वाटत बहुद विषाद मानसी काळ पाहता अनुचित घेऊन आपल्या सवे देव समस्त पर्वत गुहांचा आश्रय घेत चिंता तूर महादेव विष्णू प्रमुख देवगुहात विष्णू विष्णू प्रमुख देवगुहात भयभीत असे निवसत दिवस जाती चिंतेत देव असुनी दिन झाले दैत्यराज तो पृथ्वीवर धर्माचे खंडन करी असुर माझला सर्वत्र हाहाकार कोणी त्राता दिसेना देवांच्या प्रतिमा फेकीत जळांमध्ये ते अविनीत दैत्य जाहले धर्म धर्मन्याय ना उरला जेथे तेथे पहावे असं म्हणतात तेथे तेथे मत्सराच्या प्रतिमा दिसत देशोदेशी गावोगावी जात अधिकारी या कामांसी घरोघरी ज्या होत्या संस्थित देवांच्या प्रतिमा अतिपुनीत त्या फोडून टाकती जळात ऐसा अधर्म करीती ते मत्सराचे पुतळे बनवून तैसीच चित्रे रंगवून देती घरोघर नेऊन यांची पूजा करा म्हणती ऐसा त्रास त्रिभुवनास देती सुधारून दैत्य सोल्लास ब्राह्मणा बोलावून ताडणास करी मत्सर दुष्ट भावे त्यांना आज्ञा देत मत्सर यज्ञात म्हणावे माझे मंत्र गायत्रीचा जपथोर माझे नाव घालुनी करावा अग्निहोत्राधिक कर्म करावे परी मलाच ईश्वर मानावे ब्राह्मणांचा देव मी ऐसे भजावे मग मी प्रसन्न होईन माझी सदैव स्तुती गाईल माझ्या चरणांची सेवा करील त्यांची दुर्लभ ना काही नसेल आश्वासन हे असे माझे धनधान्यादी सर्व देईन स्वर्गभोगादी मान सन्मान सारे जग माझ्या अधीन यात संशय काही नसे माझे आवडते जे दैत्य असत त्यांची जो भोजनादिदी जो त्यांची जो भोजनादिनी तोषवित तेणे तो माझाही प्रिय होत पूर्वीन वांछित तयांचे ऐसा तो मत्सरासुर मत्सर धर्मखंडन करी सर्वत्र अपात्र जाहले पात्र दुष्टांची सृष्टत्व लाभले तेव्हा काही ऋषिगण जाती दक्षा ऐशा वसनाप्रती तेथे व्याघ्रादींची वसती निर्जन म्हणून सुखकारी तेथ ते धर्मपरायण मुनी रमले अध्यात्म चिंतनी असुरांच्या ध्यानी मनी नवते ते वसती स्थान परी इकडे मुनी वसत अन्य जे देहरक्षणी आसक्त वर्णाश्रम धर्म सोडित सगळे जग जग जन सगळे कुसंगतीने यजन याजन बंद झाले आपुले स्वधर्म जन विसरले असुरांच्या भये त्यागिले सद्गुण सारे लोकांनी स्वाहा स्वधा व स्वाधा स्वाहा, वशत्कार यांचा अभाव सर्वत्र उघड करीती वर्णसंकर राजा ज्ञाने लोकसदा लोकतदा अन्यायास म्हणती न्याय धर्मसारा विलया जाय मत्सरस्तुती वाचुनी उपाय अन्य नवता लोकाना ऐसी पापवृद्धी झाली जेणे भीती सर्वत्र पसरली राजाज्ञा हीच झाली देवेंद्राच्या समान देवगण अरण्यात होते उपोषण पीडित विचारास्तव सभा घेत गुप्तपणे ते सारे मत्सराचा विनाश व्हावा ऐसा उपाय सुचावा म्हणून परस्परांचा विचार घ्यावा सुचेना पर काही तयांसी त्यावेळी तेथे येत दत्तात्रेय योगी मानत साक्षात ब्रह्मभय जो असत सोडिला ज्याने आपपर भाव बालभावे तो विहरत जडबुद्धी समवागत पिशाच्या समान भटकत नग्न मलिन ऐशारूपी उन्मत्ता समतो फिरत भय नवते माहित अत्रींचा तो प्रिय सुत गणराजाचा भक्त गणराजाचा भक्त परम त्यांस पाहून देवसंद उठत आदरे प्रणाम सर्व करीत पूजा त्याची शास्त्रोक्त कार्यसिद्धी स्तव करीती कोणी देव पाय चेपती कोणी त्यांची वारा घालिती कोणी मधुर फळे अर्पिती आदरपूर्वक भोजनांसी आदरपूर्वक भोजनासी सुखे भोजन झाल्यावरी देव विचारिती सत्वरी सर्वांच्या होती चिंता उरी शंभू विष्णही विनम्र झाले शिव म्हणती दत्तात्रयासी स्वामी तू द्वंद्वहीन अससी नित्य आनंदात रमसी स्वकीय पर हा भाव नसे तथापि जनवत्सल तू अससी गणेशाची भक्ती करिसि साक्षात गणपती अससी महायोगी भक्तवर जरी स्थितप्रज्ञ अससी तरी परदुःखे तू द्रवसी उपाधी रहित तू सांगसी दुःख नाशाचा उपाय म्हणून आम्ही तुझ प्रार्थित स्थानभ्रष्ट मत्सर पीडित पशुसमवनी राहत निराहार निस्तेज धर्मलोपे मनी दुःखित स्वामी मरणार होतो निश्चित परिपूर्व पुण्याईने प्राप्त आज तुमचे दर्शन आता दुखादी सारेल आता दुःखादी सरेल स्वातंत्र्य आम्हासी मिळेल वर्णाश्रम धर्म होईल सुस्थापित सर्वत्र ऐसी आज्ञा आमुच्या मनात झाली असे पल्लवीत मत्सर दैत्याचा नाश होय त्वरित ऐसा उपाय सांगावा त्या असुराने सारे जग केले दुःखमय युग एकाचा योग दुःख कारण बहुतांसी उपाधी रहित जो योगी तो दोष करी तो दोष दूर करी जगी धर्म न्यायाच्या संयोगी सुखदायक सर्वांसी म्हणून योगिशा रक्षावे सारे मुनी देवगण सुखी करावे करुणायुक्त तुम्ही व्हावे साधन सांगा आम्हा मुद्गल म्हणती शिववचन ऐसे पर ऐकून दत्तात्रेय देता आश्वासन शिवशंकरा जगन्नाथासी शंकरा शंकरा तू साक्षात ईश्वर तुझ्या अधीन सर्व काय सांगू मी युक्ती कर्तव्य सार महामते तुझ पुढे मी परी देवेशा मी मानित तुझी आज्ञा भावयुक्त सांगेन तुझ उपाय त्वरित जेणे शाश्वत सुख लाभ शंभो तुझ्या हृदयात मत्सर झाला होता जागृत तो मी ईश्वर जगतात माझ्या अधीन जग सारे माझ्या सम त्रिभुवनात श्रेष्ठ कोणीही नसत ऐसा जो महा असुर हृदयात मत्सर नामा तुझा असे त्याचा योगमार्गे त्याग करी ईशा सर्व ही दूर करी ईर्षा त्याचा योगा त्या, मत्सर नामा नामा तुझ्या असे त्याचा योग मार्गे त्याग करी ईर्ष्या सर्व ही दूर करी श्रेष्ठता अन्यत्र पाहून उरी सदैव जी तुला वाटे ती दूर करण्या आव ते ती दूर करण्या आचर गणेशाचे तप उग्र मीही जपला होता एकाक्षर गणेश मंत्र कल्याण कर एकाक्षर विधाने झाले प्राप्त गणेश अद्वैत चिरशाश्वत गणाधीश आणि कमी असत अभिन्न ऐसे मानावे म्हणून योग मार्गाने पूजावा गणेश सर्व सिद्धिदाता चिंतावा एका अक्षर विधाने आधा आराधावा यत्नपूर्वक तू सदा हृदयातील मत्सर त्यागावा नंतर त्याचा नाश करावा योगाचा आश्रय घावा जेणे समर्थ तू होशील ऐसे सांगून महादेवासी यदृच्छया जात अन्य स्थानासी मुनिश्रेष्ठ तो जगतासी गणेश सेवेचा आदर्श ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखण्डे वक्रतुण्डचरिते दत्तात्रेयसङ्गमो नामैक त्रिंशोद् नामैकत्रिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय एक सम्पूर्ण